कुटुंब संग्रावणे तारुणिक कुटुंब संग्रावणे रथ कावणे साडी बांधणे बांधणी सतोळी तारुणिक कुटुंब संग्रावणे तारुणिक कुटुंब संग्रावणे आज झालं तरी काय एवढी मी जास्त करायला जपून बोल जपून बोल मी बेकार काय मला बेकार बेकार म्हणून नव्हते आता दाखवतो तुम्हा सर्वांना काय समजलीस म्हणजे नोकरी मिळाली की काय का नाही मिळणार सोळा रुपये पगार जेवण आणि कपडे फुकट काय म्हणता सोळा रुपये पगार जेवण आणि कपडे फुकट किती छान आहात तुम्ही आता हा सर्व पगार तुम्ही मलाच देणार ना लांबून बोल लांबून बोल ना खरा करू नकोस आता माझ्याजवळ लाड चालायचे नाही मी लष्करी शिस्तीचा माणूस आहे जरा बायकोशी बोला तरी तू तुम्हाला श्रीखंड करून वाढते वेळ नाही वेळ नाही फुरसत नाही हा पाहत आलो सोळा रुपये पगार जेवण आणि कपडे फुकट शी शी शी शी नवरा मी कुठं पाहिला नाही काय मिली मी जास्त तरी जपून बोल जपून बोल मी आता नवरा नाही सैनिक आहे बेकार नाही नोकरीवाला आहे तुम्हाला लष्करात घेतलं तरी कसं आणि कुणी तुम्ही आहात पाडी पहिलवान बघण्यासारखी मान छातीची झाली आहे कमान काय म्हणतेस काय म्हणतेस बोल परत बोल बोलणार शंभर वेळा बोलणार तुम्हाला लष्करात नोकरी कशी मिळाली यातच मला नवल वाटतं तुमच्या छातीचा घेर आहे साडेबारा इंच आणि तुमच्या अंगात अशी ताकद तरी कुठे आहे वटवट करू नकोस बायकोला आपला नवरा अशक्तच वाटतो म्हणून काय तो जगात नालाय ठरत नाही माझी ताकद शत्रूला नक्की कळेल हा पाहत चाललो मी अहो तुम्ही माझ्यावरच चाल करून आलात की बायको आहे की कोण आहे नुसती तालीम आहे ही एवढी सुद्धा अक्कल नाही तुला ठीक आहे मी तुला नक्की सांगतो की शत्रूला मी भारी पडेल पडणारच सोळा रुपये पगार जेवण आणि कपडे फुकट मी म्हणते जेवण आणि कपडे फुकट मिळाल्यावर तुमचा पगार कसा शिल्लक राहील खर्च होणार नाही ते सगळे पैसे मलाच मिळतील ना होय ना होय ना काय एक दमडी सुद्धा मिळणार नाही तुला दूर उभी राहा दूर उभी राहा नखरा करू नको नखरा करू नको देवा देवा मी आता काय करू तुम्ही लढाईवर गेलात म्हणजे मला इथे एकटीला कसं करणार मी येऊ का तुमच्या बरोबर तो काय सिनेमा आहे हो तुला बरोबर घेऊन जायला आणि तू शत्रूच्या हाती पडलीस म्हणजे या लढ्याला राम रावण युद्धाचं स्वरूप प्राप्त होईल काय झालं काय तुला काय की मलाही नोकरी मिळाली हे पा पत्र आलंय काय तुला नोकरी मिळाली होय भरभरे वकिलांच्या घरी मी अर्ज केला होता त्यांच्याकडे स्वयंपाकणीची नोकरी आहे सतरा रुपये पगार जेवण आणि कपडे फुकट म्हणजे तरी काय सतरा रुपये पगार जेवण आणि कपडे फुकट म्हणजे माझ्यापेक्षा एक रुपया तुला जास्त होय तुमच्यापेक्षा एक रुपया मला जास्त लाडकी लाडकी जवळ येऊ नका लांबून बोला देवा देवा माझ्या बायकोला माझ्यापेक्षा एक रुपया पगार जास्त मिळावा ना हरकत नाही हरकत नाही हा पाहत आलो सोळा रुपये पगार जेवण आणि कपडे फुकट ही पाहत चालले सतरा रुपये पगार जेवण आणि कपडे फुकट